अध्याय सहावा सप्ताह यज्ञाचा विधी संकाधिक म्हणाले आम्ही आता आपल्याला सप्ताह श्रवणाचे विधान सांगतो साधारणतः लोकांची मदत आणि धन यांच्या साह्याने हा विधी पार पाडावा असे सांगितले जाते सुरुवातीला ज्योतिषाला बोलावून मुहूर्त विचारावा तसेच विवाहासाठी जेवढ्या धनाची आवश्यकता असते तितक्या धनाची प्रयत्नपूर्वक व्यवस्था केली पाहिजे सप्ताह करण्यासाठी आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक आणि मार्गशीर्ष हे सहा महिने श्रोत्यांसाठी मोक्षदायी आहेत देवर्षे या महिन्यात सुद्धा भद्रा व्यतिपात इत्यादी कुयोग टाळावेत दुसरे जे उत्साही लोक असतील त्यांना आपले मदतनीस म्हणून घ्यावे नंतर प्रयत्नपूर्वक देशोदेशी निमंत्रण द्यावे की इथे भागवत कथा होणार आहे तरी सर्व लोकांनी सहकुटुंब सहपरिवार यावे जे भगवत कथा आणि हरिनाम संकीर्तनापासून दूर राहिलेले असतात तसेच स्त्रिया शुद्रादी यांनाही आमंत्रण मिळेल अशी व्यवस्था करावी देशोदेशी जे विरक्त वैष्णवानी हरिकीर्तनात गोडी असणारे असतील त्यांनाच अवश्य निमंत्रण पाठवावे त्यांना निमंत्रण पाठवण्याची पद्धत अशी आहे महोदय येथे सात दिवस सत्पुरुषांची दुर्लभ अशी मांदियाळी जमणार आहे आणि अपूर्व रसमय अशी श्रीमद भागवताची कथा होणार आहे आपण भगवत कथा रसाचे रसिक आहात म्हणून श्री भागवतामृताचे सेवन करण्यासाठी प्रेमपूर्वक ताबडतोब येण्याची कृपा करावी जर आपणास इतके दिवस सवड नसेल तर निदान एक दिवस तरी अवश्य येण्याची कृपा करावी कारण येथील प्रत्येक क्षण अत्यंत दुर्मिळ आहे अशा प्रकारे नम्रतेने त्यांना आमंत्रण द्यावे आणि जे लोक येतील त्यांच्यासाठी निवासाची योग्य ती व्यवस्था करावी कथाश्रवण तीर्थक्षेत्रात वनामध्ये किंवा आपल्या घरी सुद्धा योग्य मानले गेले आहे जेथे प्रशस्त मैदान असेल तेथेच कथेचे आयोजन करावे जागेची स्वच्छता सडा रंगरंगोटी इत्यादी करावी घरातील सर्व सामान एका कोपऱ्यात ठेवावे चार पाच दिवस अगोदर प्रयत्नपूर्वक सतरंजा वगैरे आसनासाठी तयार ठेवाव्या आणि केळीच्या खांबांनी उंच मंडप करून सजवावा तो चारी बाजूनी पाने फुले फळे वगैरे लावून सुशोभित करावा आणि चारी बाजूना झेंडे लावून निरनिराळ्या वस्तूंनी तो सजवावा त्या मंडपात एका उंच स्थानावर सात विशाल लोकांची कल्पना करून त्यावर विरक्त ब्राह्मणांना बोलावून बसवावे पुढच्या बाजूला त्यांच्यासाठी यथोचित आसने तयार ठेवावी त्यांच्या मागे वक्त्यासाठी सुद्धा एक दिव्य सिंहासन तयार करावी जर वक्ता उत्तराभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी पूर्वेकडे तोंड करून बसावी आणि जर वक्ता पूर्वाभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी उत्तरेकडे तोंडे करून बसले पाहिजे किंवा वक्ता आणि श्रोता दोघांनीही पूर्वेकडे तोंड करून बसावे देशकाल इत्यादी जाणणाऱ्या विद्वानांनी श्रोत्यांच्यासाठी असाच नियम सांगितला आहे जो वेद आणि शास्त्रांची स्पष्ट व्याख्या करण्याचा अधिकारी आहे वेगवेगळे दृष्टांत देऊ शकतो आणि अत्यंत निष्प्रह आहे असा विरक्त आणि विष्णुभक्त हाच वक्ता असावा जे अनेक धर्ममतांमुळे गोंधळात पडले आहेत स्त्रीलंपट आहेत नास्तिक आहेत असे लोक जरी विद्वान असले तरी त्यांना भागवत कथा सांगण्यासाठी नेमू नये वक्त्याच्या जवळच त्याला मदत करण्यासाठी एक तसाच विद्वान बसवला पाहिजे तो सुद्धा सर्व प्रकारच्या संशयाची निवृत्ती करण्यात अधिकारी आणि लोकांना समजावून देण्यात कुशल असला पाहिजे कथा प्रारंभ होण्याच्या आदल्या दिवशी व्रत धारण करण्यासाठी वक्त्याने क्षोर केले पाहिजे तसेच सूर्योदयाची वेळी शौच मुखमार्जन करून स्नान करावे संध्या वगैरे आपली नित्यकर्मे थोडक्यात आटपून कथा निर्विघ्नपणे पार पाडावी म्हणून श्री गणेशाचे पूजन करावे त्यानंतर पितरांसाठी तर्पण करून पापांच्या शुद्धीसाठी प्रायश्चित करावी आणि एक मंडल तयार करून त्यावर श्रीहरींची स्थापना करावी नंतर भगवान श्रीकृष्णांना उद्देशून मंत्रोच्चारपूर्वक षोडशोपचार क्रमाने पूजन करावी त्यानंतर प्रदक्षिणा नमस्कार करून पूजेच्या शेवटी स्तुती करावी हे करुणानिधी मी संसार सागरात बुडालेला एक दिन आहे कर्मामुळे उत्पन्न झालेल्या मोहाने ग्रासलेल्या मला या संसार सागरातून वर काढावी नंतर धूप दीप वगैरे उपचारांनी मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने श्रीमद भागवताची योग्य प्रकारे पूजा करावी त्यानंतर ग्रंथाच्या समोर नारळ ठेवून नमस्कार करावा आणि प्रसन्न चित्ताने केवळ स्तुती करावी श्रीमद भागवताच्या रूपाने आपण साक्षात भगवान श्रीकृष्णच आहात नाथ या भवसागरातून सुटका होण्यासाठी मी आपणास शरण आलो आहे कोणत्याही विघ्नाशिवाय आपण माझा हा मनोरथ यथास्थित पूर्ण करावा हे केशवा मी आपला दास आहे या प्रकारे करुणापूर्ण प्रार्थना करून नंतर वक्त्याचे पूजन करावे वक्त्याला सुंदर वस्त्रालंकाराने सुशोभित करून त्याच्या पूजनानंतर त्याची सुद्धा स्तुती करावी हे शुकस्वरूप भगवन समजावून देण्याच्या कलेत आपण कुशल आणि सर्व शास्त्रात पारंगत आहात कृपया ही कथा समजावून सांगून माझी अज्ञान दूर करावे त्यानंतर प्रसन्नतेने आपल्या कल्याणासाठी वक्त्यासमोर नियम करून सात दिवसपर्यंत त्यांची यथाशक्ती पालन करावी कथेमध्ये विघ्न येऊ नये म्हणून आणखी पाच ब्राह्मणांना निमंत्रित करून त्यांच्याद्वारा भगवंताच्या द्वादशाक्षर मंत्राचा म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय याचा जप करावा यानंतर विष्णुभक्तांनी संकीर्तन करणाऱ्यांना नमस्कार करून त्यांची पूजा करावी व त्यांची आज्ञा घेऊन स्वतः स्थानापन्न व्हावे जो पुरुष लोकव्यवहार संपत्ती धन घर पुत्र इत्यादींची चिंता सोडून शुद्ध चित्ताने केवळ कथेतच लक्ष ठेवतो त्याला श्रवणाचे उत्तम असे फळ मिळते बुद्धिमान वक्त्याने सूर्योदयाला कथेची सुरुवात करून साडेतीन प्रहरापर्यंत मध्यम स्वरात चांगल्या तऱ्हेने स्पष्ट उच्चारासहित कथेचे वाचन करावे दुपारच्या वेळी दोन घटका कथा बंद ठेवावी यावेळी कथेतील प्रसंगानुसार उपस्थित वैष्णवानी भगवत गुणांचे एक संकीर्तन करावे कथेच्या वेळी मल मूत्र वेग ताब्यात राहावा यासाठी अल्पाहार हितकारी असतो म्हणून श्रोत्याने दिवसातून केवळ एक वेळ हविष्यान्नच घ्यावी सुदृढ असेल त्याने सात दिवस निराहार राहून कथा ऐकावी किंवा केवळ दूध वा तूप घेऊन आनंदाने श्रवण करावे किंवा फलार घ्यावा अगर दिवसातून एक वेळ एकाच प्रकारचे अन्न खावे ज्याला जो नियम सहज पाळणे शक्य असेल त्याने तो नियम कथाश्रवणाचे वेळी पाळावा कथाश्रवणास सहाय्यक असेल तर मी उपवास करण्यापेक्षा भोजन करण्याला प्राधान्य देतो उपवास करण्याने श्रवणात अडथळा येत असेल तर असा उपवास न केलेला बरा नारद मुने नियमपूर्वक सप्ताह ऐकणाऱ्या पुरुषांसाठी नियम ऐका ज्याने विष्णू भक्तांची दीक्षा घेतली नाही तो कथाश्रवण करण्याचा अधिकारी नाही जो पुरुष नित्य नियमाने कथा ऐकतो त्याने ब्रह्मचर्य पाळावी जमिनीवर झोपावे आणि दररोज कथा संपल्यानंतर पत्रावळीवर भोजन करावे डाळ मध तेल पचण्यास जड वाईट भावनेने दूषित आणि शिळे अशा अन्नाचा व्रतस्थ माणसांनी अवश्य त्याग केला पाहिजे कथाश्रवणाचे व्रत घेतल्याने काम क्रोध मध मान सन्मान मत्सर लोभ दंभ मोह आणि द्वेष यांना आपल्या मनात अजिबात थारा देऊ नये त्याने वेद वैष्णव ब्राह्मण गुरु गोसेवा करणारे तसेच स्त्रिया राजा आणि महापुरुषांची निंदा वर्ज करावी व्रतस्थ पुरुषाने रजशोला स्त्री चांडाल मुलेंश पापी गायत्री जप न करणारे ब्राह्मण द्वेष करणारे तसेच वेद न मानणारे यांच्याशी संभाषण करू नये कथाश्रवण करणाऱ्याने सत्य शौच दया मौन आर्जव विनय आणि औदार्ययुक्त आचरण केले पाहिजे दरिद्री क्षयरोगी कोणत्याही रोगाने पीडित अभागी पापी पुत्रहीन आणि मोक्षाची इच्छा करणारे यांनी सुद्धा ही कथा ऐकावी ज्या स्त्रीचे रजोदर्शन थांबले आहे जिला फक्त एकच संतान झाले आहे जी वान आहे जिचे संतान जिवंत राहत नाही किंवा जिचा गर्भपात होतो अशा स्त्रियांनी प्रयत्नपूर्वक ही कथा ऐकावी वरील सर्वजण जर नियमांचे पालन करून कथा ऐकतील तर त्यांना अविनाशी फल प्राप्त होऊ शकते ही सर्वात उत्तम दिव्य कथा कोट्यवधी यज्ञांचे फळ देणारी आहे अशा प्रकारे नियमांचे पालन करून नंतर या व्रताचे उद्यापन करावे ज्याला विशिष्ट फलप्राप्तीची इच्छा असेल त्याने गोकुळाष्टमी व्रताप्रमाणे याचे उद्यापन करावे परंतु जे भगवंताचे निष्कांशन भक्त आहेत त्यांना उद्यापन करण्याचे बंधन नाही जे निष्काम भगवत भक्त असल्याने केवळ श्रवणानेच पवित्र होतात या प्रकारे जेव्हा सप्ताह यज्ञाची समाप्ती होईल तेव्हा श्रोत्यांनी अत्यंत भक्तिपूर्वक ग्रंथ आणि वक्ता यांची पूजा करावी नंतर वक्त्याने श्रोत्यांना प्रसाद व तुळशीच्या माळा द्याव्यात आणि सर्वांनी मृदंग झांज यांच्या सुंदर गजरात भगवत कीर्तन करावे जय जयकार नमस्काराने शंख निनाद करावा तसेच सदाचरणी ब्राह्मण याचक यांना धन आणि अन्न द्यावे श्रोता जर विरक्त असेल तर त्याने या कर्माच्या समाप्तीसाठी दुसऱ्या दिवशी गीता पठन करावे गृहस्थानी हवन करावे हवन करताना दशमस्कंदाचा एक एक श्लोक वाचून विधीपूर्वक पायस मध तूप तीळ आणि अन्न या वस्तूंच्या आहुती द्याव्यात किंवा एकाग्र चित्ताने गायत्री मंत्राने हवन करावे कारण खरे पाहू जाता हे महापुराण गायत्री स्वरूपच आहे होम हवन करण्याचे सामर्थ्य नसेल तर कथाश्रवणाचे फल प्राप्त करण्यासाठी ब्राह्मणांना हवन सामग्री दान करावी तसेच अनेक प्रकारच्या त्रुटी दूर करण्यासाठी आणि विधी नियम पालनात जे कमी अधिक दोष राहिले असतील ते नाहीसे करण्यासाठी विष्णू नामाचा पाठ करावा त्यामुळे सर्व कर्मांची पूर्तता होते कारण कोणतेही कर्म यापेक्षा श्रेष्ठ नाही नंतर बारा ब्राह्मणांना पायस मध असे उत्तम पदार्थयुक्त भोजन द्यावे तसेच व्रताच्या पूर्ततेसाठी गाय आणि सुवर्णाचे दान करावे आर्थिक क्षमता असेल तर तीन पल सुवर्णाचा एक सिंह करून त्यावर सुंदर अक्षरात लिहिलेला श्रीमद भागवत ग्रंथ ठेवावा आहावनादी विविध उपचारांनी त्याची पूजा करावी आणि जितेंद्रीय आचार्याला वस्त्र अलंकार गंध वगैरेने पूजा करून दक्षिणा देऊन तो ग्रंथ समर्पण करावा बुद्धिमान दाता असा विधी करण्याने जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होतो हा सप्ताह पारायणाचा विधी सर्व प्रकारची पापे नाहीशी करणार आहे हे मंगलमय भागवत पुराण इष्टफल फल प्राप्त करून देते तसेच धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्त करून देणारे हे साधन आहे याबाबत शंका घेण्याचे कारण नाही संकाधिक म्हणाली मुनिवर्य अशा प्रकारे हा सप्ताह श्रवण विधी आम्ही आपला सविस्तर सांगितला आणखी काही ऐकू इच्छिता का या श्रीमद भागवतानेच भोग आणि मोक्ष दोन्ही हाती लागतात तेव्हा सूत म्हणाले हे शौनका असे म्हणून महात्म्या संकाधिकांनी विधीपूर्वक एक सप्ताहापर्यंत सर्व पापांचा नाश करणाऱ्या परम पवित्र आणि भोग मोक्ष देणाऱ्या या भागवत कथेचे प्रवचन केले सर्वांनी नियमपूर्वक याचे श्रवण केले त्यानंतर त्यांनी विधीपूर्वक भगवान पुरुषोत्तमांची स्तुती केली कथेच्या शेवटी ज्ञान वैराग्य आणि भक्तीला मोठी पुष्टी प्राप्त झाली आणि ती तिघे एकदम तरुण होऊन सर्व जीवांचे चित्त आपल्याकडे आकर्षित करून घेऊ लागले आपले मनोरथ पूर्ण झाल्याचे पाहून नारद कृतकृत्य झाले त्यांच्या सर्व शरीरावर रोमांच दाटून आले आणि त्यांना परमानंद झाला भगवंताचे प्रिय नारद मुनी या प्रकारे कथा ऐकून हात जोडून प्रेमाने सद्गतीत होऊन सनकाधिकांना म्हणाले नारद म्हणाले मी धन्य झालो दयाळू अशा आपण माझ्यावर अनुग्रह केला सर्व पाप हरी भगवान श्रीहरीची आज मला प्राप्ती झाली हे तपोनिधी मी श्रीमद भागवत कथाश्रवणाला सर्व धर्मात श्रेष्ठ मानतो कारण याच्या श्रवणाने वैकुंठात राहणाऱ्या श्रीकृष्णाची प्राप्ती होते सूत म्हणाले वैष्णव श्रेष्ठ नारद असे बोलत आहेत तोच भ्रमण करीत करीत योगेश्वर शुकदेव तिथे आले कथा समाप्त होते वेळीच व्यासपुत्र श्री शुकदेव तिथे आले सोळा वर्षाचे वय आत्मलाभाने तृप्त ज्ञानरूपी महासागराला भरती आणणारे चंद्र असे शुकदेव प्रेमाने सावकाश श्रीमद भागवताचा पाठ करीत होते तेजपुंज शुकदेवना पाहून उपस्थित सर्वजण लगेच उठून उभे राहिले आणि त्यांनी त्यांना एका उच्च आसनावर बसवले देवर्षी नारदांनी त्यांचे प्रेमपूर्वक पूजन केले तिथे शांतपणे बसून शुकदेव म्हणाले आपण माझी पवित्र वाणी ऐका शुकदेव म्हणाले रसिकानी भाविक जनहू हे श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे परिपक्व झालेले फळ आहे श्री शुकदेवांच्या मुखातून निघालेले असल्याने अमृत रसाने हे परिपूर्ण आहे त्यात केवळ रसच रस आहे या फळाला साल किंवा बी सुद्धा नाही जोपर्यंत शरीरात जीव आहे तोपर्यंत आपण याचे वारंवार सर्वनरूप पान करावे महामुनी व्यासदेवानी श्रीमद भागवत महापुराणाची रचना केली आहे यामध्ये निष्कपट निष्काम अशा परमधर्माचे निरूपण केलेले आहे शुद्ध अंतकरणाच्या पुरुषाने जाणण्याजोगी कल्याणकारी सत्य आत्मवस्तूचे यात वर्णन आहे यामुळे तिन्ही तापांची निवृत्ती होते जेव्हा एखादा पुण्यात्मा पुरुष हे शास्त्र ऐकण्याची इच्छा करतो तेव्हा भगवंत लगेच त्याच्या हृदयात प्रवेश करतात मग इतर साधनांची आवश्यकताच काय हे भागवत पुराणांच्या अग्रस्थानी असून हे वैष्णवांचे धन आहे परमहंस मुनींना अपेक्षित अशा विशुद्ध ज्ञानाचे यात वर्णन केले आहे तसेच यात ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त निवृत्ती मार्ग प्रकाशित केलेला आहे जो पुरुष मोठ्या भक्तिभावाने याचे श्रवण पारायणाने मनन करण्यास तत्पर असतो तो मुक्त होतो हे भाग्यवान श्रोत्यानो हा रस स्वर्गलोक सत्यलोक कैलास व वैकुंठातही नाही म्हणून तुम्ही याचे यथेच्छ पान करा यापासून मुळीच परावृत होऊ नका सुत म्हणाली श्री शुकदेव याप्रमाणे सांगत होते तोच तिथे प्रल्हाद बली उद्धव अर्जुन आदी भक्तांसहित साक्षात श्रीहरी प्रकट झाले तेव्हा देवर्षी नारदानी भगवंतानी त्यांचे भक्त यांचे यथोचित असे पूजन केले भगवंतांना प्रसन्नचित पाहून देवर्षी नारदानी त्यांना एका विशाल सिंहासनावर बसवली आणि सर्व लोक त्यांच्यासमोर त्यावेळी संकीर्तन करू लागले ते संकीर्तन पाहण्यासाठी पार्वतीसह भगवान शंकर तसेच ब्रह्मदेवही आले त्या संकीर्तनात प्रल्हाद उत्साहाने टाळ वाजू लागला उद्धवाने झांजा घेतल्या देवर्षी नारद विना वाजवू लागली गानविद्येत कुशल असणाऱ्या अर्जुनाने आलाप घेण्यास सुरुवात केली इंद्र व्रदंग वाजवू लागला सनकाधिक अधूनमधून जय जयकार करू लागले आणि या सर्वांच्या पुढे व्यासपुत्र शुकदेव वेगवेगळे हावभाव करून भाव सांगू लागले या सर्वांच्या मध्ये परम तेजस्वी अशी भक्ती ज्ञान आणि वैराग्य नटाप्रमाणे नाचू लागली असे हे अलौकिक संकीर्तन पाहून भगवान प्रसन्न होऊन म्हणाले मी तुमच्या या कथा कीर्तनाने अत्यंत प्रसन्न झालो आहे तुमच्या या भक्तिभावाने तुम्ही मला स्वाधीन करून घेतले आहे तुम्ही माझ्याकडे वर मागा भगवंताचे हे बोल ऐकून सर्वजण अत्यंत प्रसन्न झाले आणि प्रेमाने अंतकरण भरून येऊन भगवंताला म्हणाले भगवन आमची अशी इच्छा आहे की इथून पुढे जेव्हा जेव्हा असा सप्ताह होईल तेव्हा आपण आपल्या या भक्तांसह अवश्य यावे आमचा हा मनोरथ पूर्ण करा तथाच म्हणून भगवान अंतर्धान पावले यानंतर नारदानी भगवंतांनी त्यांच्या भक्तांच्या चरण कमलांना उद्देशून नमस्कार केला तसेच शुकदेवानी अन्य तपस्वांना सुद्धा नमस्कार केला कथामृत पानाने सर्वांना मोठा आनंद झाला त्यांचा सर्व मोह नाहीसा झाला नंतर ते सर्वजण आपापल्या स्थानी परतले त्याचवेळी शुकदेवानी भक्तीला तिच्या पुत्रासहित आपल्या भागवत समाविष्ट केले म्हणून भागवत कथापान केल्याने श्रीहरी वैष्णवांच्या हृदयात विराजमान होतात जे लोक दारिद्र्याने गांजले आहेत ज्यांना मायारूपी पिशाच्याने जखडून टाकले आहे आणि जे संसार सागरात बुडत आहेत त्यांचे कल्याण होईल असे श्रीमद भागवत सिंहगर्जना करीत आहे शौनकांनी विचारले सुत महोदय शुकदेवाने राजा परीक्षिताला गोकर्णाने धुंदुकारीला आणि सनकाधिकानी नारद मुनींना कोणकोणत्या वेळी ही कथा सांगितली ही माझी शंका दूर कर तेव्हा सुत म्हणाला भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यानंतर कलियुगाची साधारण तीस वर्षे उलटून गेल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल नवमीला शुकदेवाने कथा सांगण्यास प्रारंभ केला राजा परीक्षिताने कथा ऐकल्यानंतर कलियुगाची दोनशे वर्षे लोटल्यानंतर आषाढ शुद्ध नवमीपासून गोकर्णाने ही कथा सांगितली होती यानंतर कलियुगाची आणखी तीस वर्षे निघून गेली कार्तिक शुद्ध नवमीपासून सनकाधिकाने ही कथा सांगण्यास प्रारंभ केला हे निष्पाप शौनका आपण जो प्रश्न विचारला होता त्याचे मी आपणास उत्तर दिले आहे या कलियुगात भागवत कथा हे भवरोगावरील रामबाण असे औषध आहे संत सज्जन हो आपण मोठ्या आदराने ही कथा श्रवण करावी ही कथा श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय सर्व पापांचा नाश करणारी मुक्तीचे एकमेव साधन आणि भक्ती वृद्धिंगत करणारी आहे अशी असताना तीर्थयात्रा इत्यादी तरी कशाला पाहिजेत हातात पाश घेतलेल्या आपल्या दुताना पाहून यमराजांनी त्यांच्या कानात सांगितले की हे पहा जे भगवंताच्या कथाकीर्तनामध्ये एकाग्र चित्त झाले आहेत त्यांच्यापासून नेहमी दूर राहा माझ्यात इतरांना दंड देण्याची शक्य आहे मात्र वैष्णवाला मी दंड देऊ शकत नाही या असार संसारात विषयरूप विषाच्या आसक्तीमुळेच व्याकुळ बुद्धी झालेल्या पुरुषांनो आपल्या कल्याणासाठी अर्धाक्षण का होईना त्या शुक कथारूप अवीट गोडीच्या अमृताचे प्राशन करा निंद कथाने युक्त अशा कुमार्गावर कशासाठी भटकता या कथेचा कानात प्रवेश होताच मुक्ती मिळते या म्हणण्याला परीक्षित राजा प्रमाण आहे श्री शुकदेवाने प्रेम रसाच्या प्रवाहात स्थिर राहून ही कथा सांगितली आहे या कथेचा कंठाशी संबंध येताच तो पुरुष वैकुंठाचा अधिकारी होतो शौनका अनेक शास्त्रांचा अभ्यास करून मी हे परम गुह्य आताच तुला सांगितले सर्व शास्त्रांच्या सिद्धांताचे हे सार आहे या संसारात शुकशास्त्रा इतकी या भागवता इतकी पवित्र दुसरी कोणतीही गोष्ट नाही म्हणून आपण परमानंद प्राप्तीसाठी या बारा स्कंद असलेल्या भागवत रसाचे पान करा जो पुरुष नियमांचे पालन करून या कथेचे भक्तिभावाने श्रवण करतो तसेच जो अंतकरण शुद्ध असणाऱ्या भगवत भक्तांना याचे कथन करतो असे दोघेही सर्व नियमांचे परिपूर्ण पालन केल्याकारणाने याचे यथार्थ फळ मिळवतात अशांसाठी त्रैलोक्यात असाध्य असे काहीच राहत नाही इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडी श्रीमद भागवत महात्मी श्रवणविधी कथनम नाम षष्टो अध्याय या ठिकाणी श्रीमद भागवत महात्म्याचा सहावा अध्यायी समाप्त झाला आणि इथे श्रीमद भागवत महात्म्य सुद्धा समाप्त झाले